नमस्कार मी वर्षा उसगावकर तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज वन नॉट सेवन पॉईंट एट एफ आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा नमस्कार तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी रहा आनंद लुटा आणि आज आनंद लुटण्याचाच दिवस आहे कारण आज आहे रविवार आणि रविवारच्या दिवशी सगळे निवांत असतात एन्जॉय करत असतात आपापल्या घरामध्ये दुपार जरी असली तरी आणि म्हणूनच आज आम्ही दुपारी पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी आलो आहोत एक छानसा कार्यक्रम घेऊन म्हणजे हा खेळ शब्दांचा क्या बात है आणि आम्ही सोबत आहोत नेहमीप्रमाणे आर जे कैलास धन्यवाद सर्व श्रोत्यांचे खूप खूप स्वागत जसं की आपल्याला माहितीच आहे की गेल्या आठवड्यापासून आपण हा दुपारी दोन ते तीन या वेळेमध्ये तर आपण हा खेळ शब्दांचा हा कविता चारोळी आणि शब्दांशी खेळण्याचा हा आपण प्रोग्राम सुरू केलेला आहे आणि नक्कीच मागच्या आठवड्यामध्ये मला असं जाणवलं की खूप सारा प्रतिसाद म्हणजे हो. खूप लोकांनी प्रतिसाद दिला हो. म्हणजे आपण असा शब्द टाकला प्रेम हो. आणि लोकांचा प्रतिसाद यायला सुरुवात झाली तर श्रोते हो तुम्ही जिथे कुठे ऐकत असाल शब्द हा तुम्हाला मिळतच राहील आणि तुमच्याही मनामध्ये त्या शब्दाबद्दलचे भाव तर निर्माण होत असतील निश्चित तुम्ही त्या शब्दांचे भाव एका एस एम एस मध्ये टाईप करून आम्हाला या नंबरवर जरूर पाठवायला विसरू नका आमचा नंबर आहे सेवन टू वन नाईन वन नाईन ट्रिपल झिरो फाईव्ह मी नंबर पुन्हा एकदा सांगते बहात्तर एकोणीस एकोणीस शून्य शून्य शून्य पाच आणि या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉलही करू शकता आणि आमच्याशी जॉईंट होऊ शकता आणि तुमची कविता आम्ही लाईव्ह सर्व पुणेकरांना ऐकू शकतो आणि फक्त पुणेकरच नाही पण अवघ्या महाराष्ट्रात भारतात जगातही तुमची कविता पोहोचणार आहे तर जसं आपला विषय आपण म्हणतोय की शब्द जसं आपला शोचं नावच आहे हा खेळ शब्दांचा या शब्दातच सगळं काही दडलेलं आहे अगदीच आणि आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात छानशा कवितेने या छानशा चारोळीनी करतो आणि याची विशेषता अशी आहे की ही जी चारोळी आहे यातील दोन जी ओळी आहेत त्या दोन ओळी मराठी आणि दोन ओळी ज्या आहेत त्या हिंदी आहेत हो मिक्सअप आणि त्यामुळेच या पहिल्या चारोळीनी मी आजच्या आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात करतोय नक्कीच तर चारोळी आहे तू सोबत असलीस की शब्दांचे होते जीवन गाणे तू सोबत असलीस की शब्दांचे होते जीवन गाणे कुछ सुनो कुछ सुनाओ प्यार के नाही तराने कुछ सुनो कुछ सुनाओ प्यार के नाही तराने तुम्हालाही सांगायचे असले तर तुम्ही सांगू शकता कारण शब्दांचा खेळ आहे बसल्या बसल्या करू शकता निश्चितच निश्चितच आणि शब्दांची दुनियाच खूप वेगळी असते आपण जर पाहिलं तर जे मनात आपल्या अव्यक्त असे भाव असतात ते जे आपण कुणाला सांगू शकत नाही त्यावेळी आपल्याला शब्द हेच मदतीला येतात आणि आपण आपल्या लेखणीतून ते शब्द कागदावर उतर आणि लेखक आणि कवींचा सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे शब्द निश्चितच आणि मला असं वाटतं की सोबत राहून ना म्हणजे कोणीही कवी असो किंवा हो. लेखक असो त्यांच्या सोबत राहता राहता मी स्वतः अनुभव केली या <laughs> गोष्टी की आपोआपच आपल्या मनातल्या भावना ज्या आहेत एका शब्दाच्या रूपाने व्यक्त होण्या व्यक्त होतात आपण शब्दाच्या दुनियेमध्ये रमून जातो रमून जातो आणि खूप सुंदर ही अशी दुनिया आहे निश्चित आणि हे शब्दांसाठी कुठं आपल्याला लायब्ररी जावं नाही लागत हा श्रोते प्रत्येकाच्या मनात एक लायब्ररी आहे हो. आणि या लायब्ररीमध्ये असे कितीतरी शब्द आहेत प्रेमाबद्दल नातीबद्दल विश्वासाबद्दल ती फक्त बाहेर काढायची असतात आणि कवींना हे गोष्टी खूप सोप्या असतात म्हणून त्या पटकन निघतात <laughs> आपणही प्रयत्न केला तर आपण चार शब्द लिहू शकतो चार ओ ओळी लिहू शकतो म्हणून त्याला चारोळी असं म्हटलं जातं आणि ही चारोळी तुम्ही आम्हाला नक्कीच एस एम एस करून पाठवू हो, जसं की आपण आता एस एम एस करावं असं श्रोत्यांना सांगितलेलं होतं आपल्याला एक एस एम एस येतोय हो, आपण हो. पाहावं कवयित्री सुचिता पवार तासगाव सांगली मॅडमचा मेसेज येतोय तर त्यांची चारोळी आपण सर्व श्रोत्यांना ऐकूया नक्कीच नक्कीच तुझ्या आठवणीत तुझ्या आठवणीत मन होते वेडे पिसे वा तुझ्या आठवणीत मन होते वेडे पिसे हुरहुर दाटे काळजात अंतरात ठाव दिसे वा वा खूपच सुंदर कवयित्री सुचित्रा पवार तासगाव सांगली खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद मॅडम की आपण मेसेज पाठवला आणि असाच प्रतिसाद यापुढेही आपला पुणेरी रेडिओ एफ एम एकशे सात पॉइंट आठ या आमच्या प्रोग्रामला कायम राहू आणि नक्कीच हा शो खेळ हा शब्दांचा या कार्यक्रमामध्ये जसे छोट्या छोट्या चारोळ्या आपण ऐकवतो ना सगळ्या श्रोत्यांना म्हणजे ते आहे त्यांच्या मनातले भाव आपण टाकला एक शब्द आणि त्यांच्या मनातले भाव उत्पन्न झाले आणि आपल्याला त्यांनी या एस एम एस द्वारे पाठवले आणि असंच प्रेम आमच्या या रेडिओवर या शोवर असावं ही आमची तुमच्यासाठी ही शुभेच्छा हो. आणि आम्ही आणखीन या शब्दांबद्दल बोलणार आहोत हो. परंतु तसं आपण पाहायला गेलं तर एक छोटीशी विश्रांती खास आपल्या सर्व श्रोत्यांसाठी कारण मनात आठवणी आहेत हो आणि त्या आठवणी जागृत करणार एखादं छान गाणं नक्कीच आपल्या मलाही ऐकायला आवडेल आणि मला हो, निश्चितच ऐकायला आवडेल आपल्या सर्व श्रोत्यांना ऐकायला आवडेल तर आपण तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका आणि ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी राहा आनंद एका छोट्याशा विश्रांतीनंतर श्रोते हो, आपलं परत एकदा स्वागत आपण ऐकत आहात पुणेरी आवाज रेडिओ एफ एम एकशे सात पॉईंट आठ आता आपण ब्रेकवर जाण्याच्या अगोदर सुचित्रा मॅडमनी एक छान आठवणींच्या संदर्भामध्ये आपल्याला एक चारोळी पाठवली होती आपण ऐक तर त्या आठवणींच्या अनुषंगाने मला या ठिकाणी आपल्याला एक चारोळी ऐकवाविषयी वाटते तेजूजी नक्कीच तर तिचं माझं प्रेम विविध रंगांनी सजलेलं तिचं माझं प्रेम विविध रंगांनी सजलेलं सुखद आठवणींनी भिजून रोम रोमात कायमचं रुजलेलं कायमचं रुजलेलं आठवणी अशाच असतात कायमच्या हो. म्हणून म्हणतात ना गेले ते दिवस राहिल्या राहिल्या त्या आठवणी अगदीच आणि या प्रत्येक आठवणीत ना मला एक छान असा मेसेज आलेला आहे हो की प्रत्येक आठवणीमध्ये एक छोटासा विरह असतो हो तो कसा असतो विरह हे दीपाली गुरव रहिमतपूर पोलीस ठाणे इथून त्यांनी पाठवलेला आहे खूप खूप स्वागत आहे मॅडम आपलं रुसेन कशी तुझ्यावर तू माझा श्वास आहे वा वा रुसेन कशी तुझ्यावर तू माझा श्वास आहेस विरह जरी दिलास जीवनी विरह जरी दिलास जीवनी तरी तो खास आहे वा वा या खास चारोळीसाठी खर तर आपण त्यांचे खूप खूप आभार मानले पाहिजेत की त्यांनी आपल्या या कार्यक्रमामध्ये एस एम एस पाठवला आणि ही सुंदर अशी चारोळी ऐकवली एक शब्द उचलला आणि एक हो, चारोळी पाठवली चारोळी पाठवली खूप धन्यवाद त्याबद्दल तुमचं काय मत आहे कैलास नाही आता त्यांनी जसं सांगितलं की विरह कारण प्रेमामध्ये विरह हा एक प्रेमाचा भाग आहे हो नक्कीच थोडा जर विरह असेल तर नक्कीच प्रेम वाढतं वाढतं निश्चितच पण या विराच्या संदर्भात जर आपण मला मला जर विचाराल तर मला असं वाटतं की शरीर हे दोन आत्मा आहे आमच्या दोघांचा एक शरीर हे दोन, दोन आत्मा आहे आमच्या दोघांचा एक प्रेम विरह अशी अनुभवतो आम्ही त्याची रूपे आणि प्रेम विरह अशी अनुभवतो आम्ही त्याची रूपे अनेक म्हणजे कधी प्रेम असतं कधी विरह असतो आणि विरह हा प्रेमाचा एक भागच आहे हो मन तुम्हीच म्हणले ना प्रेमाचे अनेक रंग अनेक रंग असतात त्याच्यातला हा एक छोटासा रंग म्हणला तरी चालेल हो हो हो आणखीन मला असं वाटतं मेसेज आलेला आहे तुम्हाला हो हो हो मला मेसेज आलेला आहे आणि हा मेसेज आहे नीता आंधळे नगर अहमदनगर अहमदनगर इथून त्यांनी मेसेज पाठवलाय त्यांनी एक छानशी चारोळी पाठवलेली आहे त्यांची चारोळी मी आपल्या श्रोत्यांना सर्व ऐकवतोय पौर्णिमेचा चंद्र या टायटल मध्ये अनुषंगाने त्यांनी चारोळी पाठवलेली आहे ती पौर्णिमेचा चंद्र तो सागर उधाणलेला ती पौर्णिमेचा चंद्र तो सागर उधाणलेला ती शांत शीतल अबोल ती शांत शीतल अबोल तो चकोर तहानलेला तो चकोर तहानलेला तर आपण या असे सुंदर अशी चारोळी पाठवल्याबद्दल अनिता आंधळे मॅडम आपले खूप खूप आभार की आपण आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात या चारोळीच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटतं तेजूजी याबद्दल मला असं वाटतं की पौर्णिमेचा चंद्र खरंच पाहायला खूप छान वाटतं खूपच म्हणजे त्याचा जो प्रकाश आहे हो. सूर्याच्या प्रकाशापेक्षा तो जो निखळ प्रकाश आहे हो. त्याच्यामध्ये मन भरून जात मनामध्ये प्रेमाचे भाव उत्पन्न होतात निश्चित असा हा पौर्णिमेचा आणि त्यात तो चंद्र जर कोजागिरीचा असेल तर मग तर चांद पे चार चांद लग गए असं आपल्याला पे सुहागा म्हणलं <laughs> तरी सुद्धा चालेल आणि आणि तुम्हाला एक सांगू का या या चारोळीवरून मला माझी एक चारोळी छानशी आता नक्की निश्चितपणे श्रोत्यांना ऐकाविषयी कसं आहे ना श्रोत्यांच्या श्रोत्यांच्या चारोळीबद्दल तुमच्या चारोळीला एक जोड आली ना हो हो हो म्हणून आणि कारण आपले जे श्रोते आहेत आपले जे कवी कवयित्री आहेत यांनी इतक्या सुंदर सुंदर चारोळ्या पाठवलेल्या आहेत त्यांच्या मनातले भाव आपल्याला पाठवलेले पाठवलेले आहेत पाठवलेले आहेत त्यामुळे मला सुद्धा माझ्या मनातले भाव व्यक्त करण्याचं म्हणजे राहावे ना मला सुद्धा खरं पाहिलं तर इतक्या सुंदर सुंदर चारोळ्या वाचून त्यांना एक प्रकारे आदर आपण रिस्पेक्ट देतो देतो. तुमच्या चारोळीवरून हा तर आपण पाहिलं की आता विषय हा चंद्राचा चाललेला होता तर मी जसं की आपल्याला आत्ता सांगितलं की चंद्र तर कधीही जे प्रेमी युगल असतात जे कवी असतात जे कवयित्री असतात त्यांच्यासाठी चंद्र म्हणजे त्यांच्या कवितेला लागलेला एक म्हणजे कवितेचं ते मुकुटमणी असतो कारण अनेक कवींनी कवयित्रींनी चंद्राबद्दल खूप खूप खूप लिहिलं आणि त्यांच्या प्रत्येक कवितेमध्ये चंद्र हा शब्द निश्चितच निश्चितच कारण चंद्र हा सर्वांचा आवडता आहे आणि या चंद्राचं जी आता चारोळी होती त्या अनुषंगाने माझी एक चारोळी मी आपल्याला सादर करतोय श्रोत्यांसाठी आपल्या सर्व नभातला चंद्र तुझ्या आरक्त गालावर आला नभातला चंद्र तुझ्या आरक्त गालावर आला नजर झुकूनी लाजता नजर झुकूनी लाजता तू तिथेच रात्रभर रेंगाळला तिथेच रात्रभर रंगाला क्या बात है तर असं त्या चंद्राचं ते रूप होत आणि मला असं वाटतं या चंद्राच्या रूपावरून हो. आपल्या सर्व श्रोत्यांना चंद्राचं एक सुंदरसं गाणं हो. नक्कीच ऐकायलाही आवडेल आणि खास मलाही आवडेल निश्चित आणि या गाण्यामध्येच त्यांना जे चंद्राबरोबरचे जे भाव आहेत त्या पौर्णिमेच्या चंद्राबद्दलचे जे भाव आपोआपच प्रेमाबद्दल आणि आणि तू तेजूजी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का चंद्राचं कसं आहे की चंद्र आणि तिची प्रियसी आहे या दोघांचं नेहमी खूप भांडण चंद्र जो असतो तो त्या प्रियसीवर भयंकर असा रागवतो त्याचं कारण काय माहितीये का तुम्हाला दोघेही सुंदर असतात अजिबात नाही त्याचं कारण असं आहे की माहिती आहे का तुला चंद्राचा तुझ्यावर राग आहे माहितीये का तुला चंद्राचा तुझ्यावर राग आहे. का कारण तू आरसपाणी सौंदर्यवती त्याला एक काळा डाग आहे तू सौंदर्य सौंदर्यवती आणि त्याला एक काळा डाग आहे म्हणून तो कायम हिच्यावर रागवत असतो आणि हे रुसणं फुगणं चांगलंच वाटतं हो हो हो चंद्रावरचा निश्चितच कारण जेव्हाही एक प्रियकर आपल्या प्रियसीसाठी कविता लिहितो चंद्राला अनुसरून अनुसरून तर नक्कीच तिला असं मनात वाटतं की तू माझा प्रेम करतोस की चंद्र चंद्रावर आणि हा प्रश्न नेहमी पडतो आणि जेव्हा जेव्हा हा प्रश्न पडतो त्यावेळी जे कवी मन ते कवींनी या संदर्भामध्ये खूप लिहिलेलं आहे कारण मी तुझी वाट पाहिली यावर तुझा विश्वास का बसत मी तुझी वाट पाहिली यावर तुझा विश्वास का बसत नाही थांब तुझी चंद्राशीच रुजवात घातली असत पण तोही कुठे दिसत नाही <laughs> म्हणजे आता कसं सांगायचं तिला की बाबा मी तुझी वाट पाहिली हो. म्हटलं की चंद्राची रुजवात घालावी तर नेमका त्यावेळी तो चंद्रही नव्हता तर अशी चंद्राची वेगवेगळी रूप आहेत आणि खूप चांगलं वाटतं की एवढ्या सुंदर रूप तुम्हाला माहिती <laughs> मला तर एक दोन रूप माहिती होती तुम्ही सगळ्या रूपांचं दर्शन आम्हाला हो, हो, करावं आणि या श्रोत्यांचा आपल्या खूप खूप आभार ज्यांनी आपल्याला चारोळी पाठवली नीता ताई खरंच तुमचं मनापासून मी धन्यवाद करते इतकं सुंदर तुम्ही तुमचे भाव आमच्या समोर व्यक्त केले आणि त्या भावाला कैलासजींनी एक चांगलं वेगळं आगळं वेगळं रूप दिलं हो. त्याबद्दल त्यांचे आपण सगळे धन्यवाद करूया धन्यवाद मला वाटतं तुम्हाला एक मेसेज येतोय तेवढा मेसेज आपण घेऊन मग आपल्या गाण्याकडे पुढे वळूया मला वाटतं की सुचिता भूषण बडोदा हो, यांचा मेसेज येतोय त्यांनी एक चारोळी पाठवली मी आपल्याला सर्व श्रोत्यांना ती चारोळी ऐकवतो त्यांनी चारोळीला टायटल जे आहे शीर्षक दिलेलं आहे ते तू होतास म्हणून हो तर त्यांची चारोळी अशी आहे की आजवर तू होतास म्हणून शब्दांना माझ्या मिळाली मैफिलीत शोभा आजवर, आजवर तू होतास म्हणून शब्दांना माझ्या मिळाली मैफिलीत शोभा माझे शब्द होते सुनेत माझे शब्द होते सुने तू भावनांची जोड लावली आणि कविता गेली ना बा तर अतिशय म्हणजे त्यांनी जी कविता होती जे शब्द होते त्यांचे त्या शब्दांना जो कोणी त्यांच्या शब्दांच्या सोबत होता तर त्यालाही त्यांनी डेडिकेट केलेली असावी असं मला वाटतं अतिशय सुंदर असे भाव त्यांनी या चारोळीतून मांडलेले आहेत आपल्याला काय वाटतं तेजूजी मला असं वाटतं की जो व्यक्ती शब्द कागदावर मांडत असतो त्याला एखाद्या भावनांची जोड मिळते हो कोणीही तो हो त्या भावना जसं लिहिले कविता कविता गेली नभा हो. म्हणजे किती लिहू आणि किती नाही असं त्या कवीला होतं हो तसंच सुचिता झालं असेल की प्रत्येक शब्द लिहिताना खूप सोपे आहेत बोलायलाही खूप सोपे आहेत पण त्या शब्दात जर भावना नसेल तर ते शब्दही शब्दातले भाव व्यर्थ आहेत व्यर्थ आहेत आणि रुचत नाही ते मनाला हो. लागत नाही त्या गोष्टी आणि म्हणूनच प्रत्येक कवी किंवा कवयित्री जेव्हा त्यांचे भाव मांडतात त्यांचे शब्द मांडतात त्या शब्दात भाव असतो हो हो आणि शब्दांपेक्षाही भावाला महत्व आहे निश्चित त्या भावनेला महत्व आहे हो. आणि हेच या कवितेतून सांगितलं शब्दात जर असतील भाव तरच शब्द घेतात काळजाचा ठाव असंही म्हटलं जात तुम्ही हो. चलता चलता ही चारोळी तुम्ही बनवू शकता आणि श्रोते हा आपला एक फायदा आहे छोटासा की आपल्याला बोलता बोलता ही खूप छान छान चारोळ्या ऐकायला मिळतात त्यामुळे तुमचा वेळ वाया नका घालू आणि रविवारचा सुट्टीचा दिवस वाया नका घालू दुपारी दोन ते तीन नक्की हा शो ऐका रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम वर आणि जे शब्द आहेत या शब्दांवर तुम्हीही चारोळी लिहू शकता चार शब्द लिहू शकता छानशी कविता लिहू शकता एक छानशी कथा लिहू शकता आणि आम्हाला नक्की या नंबरवर पाठवू शकता आमचा नंबर मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगत राहणार आहे आमचा नंबर आहे सेवन टू वन नाईन वन नाईन ट्रिपल झिरो फाईव्ह नंबर पुन्हा एकदा ऐका बहात्तर एकोणीस एकोणीस शून्य शून्य शून्य पाच आणि आम्ही सर्व तुमच्या या चारोळींची वाट पाहत आहोत नक्कीच आणि तुमच्या कॉलची आम्ही नक्कीच वाट पाहतो छोट्याशा विश्रांतीचा हो एक वेळ झाली विश्रांतीची वेळ झालेली आहे आणि या विश्रांतीमध्ये चंद्र या शब्दाला धरून एक सुंदरस गाणं आपण आपल्या सर्व श्रोत्यांना ऐकूयात तुम्ही मात्र कुठेही जायचं नाहीये कारण ऐकत राहायचे रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ आनंदी रहा आनंद लुटा 啦。 एका छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं हा खेळ शब्दांचा या कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करते विथ आर जे कैलास आणि जसं की आपण म्हणतो की शब्द वाचून शब्द जाणता हो म्हणजे शब्द जर नसतील तर जीवन नाहीये हो निश्चितच आणि ज्याप्रमाणे आता सुचिता मॅडमनी शब्द गेले नभा कविता गेली नभा हे जे शब्द उच्चारले त्या शब्दावरून मला असं एक या ठिकाणी चारोळी सादर करावीशी वाटते कारण कवितेचं कसं असतं की कवितेमध्ये आपण आपल्या मनातले सगळे भाव मांडतो जे मी हो, वारंवार म्हटलेलं आहे तर कविता शब्दातून बरसत असते क्षणोक्षणी कविता म्हणजे काय असतं नेमकं तर कविता शब्दातून बरसत असते क्षणोक्षणी कविता म्हणजे पहाटेची मधुर गाणी कविता मधुर गाणी शब्दातून बरसत असते क्षणोक्षणी कविता पहाटेची मधुर गाणी कविता गुंजत असते राणीवणी वा कविता गुंजत असते राणीवणी पण कविता कधीतरी डोळ्यातलं सुद्धा पाणी वा आणि माहितीये त्यासाठी मी श्रोते तुम्हाला खास मी एक गोष्ट सांगणार आहे त्यांच्यावर एक छोटीशी चारोळी आहे आणि खास कैलास सणांसाठी कारण जी कोणती चारोळी आपल्याला तुम्ही पाठवता की नाही त्याच्यावर ते रिप्लाय द्यायला तयार असतात ना हो, हो. तर हिंदीमध्ये माझ्याकडे एक चारोळी आहे लबजो के कारीगार हे जनाब लफ्जों के कारीगर कारागिर है ये जनाब फरमाइश के हिसाब से लिखते हैं लफ्जों के कारागिर है जनाब फरमाइश के हिसाब से लिखते हैं अल्फाज एक कलम अगर अल्फाज एक कलम अगर हकीकत में आ जाए तो क्या बात है वाह वाह क्या बात है बहुत खूब सवय आहे सवयीचा परिणाम <laughs> म्हणजे ज्या गोष्टी मनात चालतात ना अशा हो. त्यांच्या मनामध्ये एक हो. असं यंत्र षडयंत्र ज्याला म्हणतात ना शब्दांचं षडयंत्र चालू असतं हो. की हा विषय मी पाहिला हा निसर्ग मी पाहिला त्याच्यावर मी काय लिहू हे षडयंत्र आतमध्ये चालत असं ते षडयंत्र ते एखाद्या कागदावर मांडतात आणि खूप छान वाटतं जेव्हा आपण ह्या गोष्टी हो. ऐकतो आणि वाचतो मला वाटतं आपल्याला एक मेसेज येतोय हो हो, हो. मनीषा राजेश चौरे हो चांदा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर यांचा आणि मला खूप आवडेल त्यांची ही चारोळी वाचायला वाचा काहीच प्रेम व्यक्त काहींच प्रेम व्यक्त ओके काहींच प्रेम व्यक्त काहींच प्रेम मात्र अव्यक्त वा वा काहींच प्रेम व्यक्त काहींच मात्र अव्यक्त मनात साठवलेलं असतं ते फक्त वा वा खूप छान म्हणजे त्यांना या चारोळीतून अबोल भाव व्यक्त करायचे आणि किती सुंदर भाव व्यक्त केले मनीषा मनीषाताई तुम्ही त्यामुळे खूप छान खूप धन्यवाद तुमचं आपण या आमच्या पुणेरी आवाज रेडिओ एफ एम एकशे सात पॉईंट आठ मध्ये आपण हा मेसेज पाठवला आपली चारोळी पाठवली त्याबद्दल आपले खूप खूप आभार बरं असं कधी झालं नाही की कोणी आपल्याला चारोळी पाठवली नाही आणि तुम्ही त्यांना रिप्लाय दिला नाही ऍज अ जुगल बंदी टाईप तर नक्कीच या अबोल हो. भावाचं जे मन आहे अबोल मन त्याबद्दल अव्यक्त भावांच्या भाव जे आहे त्या अव्यक्त भाव त्याच्याबद्दल मला चारोळी एक सादर करावीशी वाटते नक्कीच तू डोळ्यात पाहणे निमी लाजून जाणे तू डोळ्यात पाहणे निमी लाजून जाणे अव्यक्त भाव मांडता अव्यक्त भाव मांडता दोघांनी रूप होणे दोघांनी एक रूप होणे वेगळेच असतात हे अव्यक्त भाव हो अव्यक्त भाव आणि असं म्हटलं जातं की डोळ्याची भाषा कळली पाहिजे हो म्हणतात ना तुला विचारायला काय हरकत विचारायची काय गरज आहे डोळ्यात प्रेम दिसत नाही निश्चितच आणि हे अव्यक्त भावना हो. खूप कमी प्रेमिकांना समजतात बरं का हो, हो, हो. खरंय आणि एक जोक मला मध्ये सांगितला कोणीतरी मला तुझ्या डोळ्यातला प्रेम दिसत नाहीये मला तुझ्या डोळ्यातलं प्रेम दिसत नाही का कारण तू चष्मा घातलायस <laughs> म्हणजे एक एक मधल्या मधी हा असा विनोद आम्ही केला ऍक्च्युली तसं पाहायला गेलं तर हो. प्रत्येकांच्या डोळ्यामध्ये प्रत्येक व्यक्तीबद्दल प्रेम हे लपलेलं हो. असतं ते फक्त शोधायचं शोधायची गरज शोधलं की म्हणतात ना शोधाल तर सापडेल आणि असंच हे प्रेम शोधलं की नक्की सापडतं तर असंही म्हणता येईल की तू कधी दुःखी झालीस की माझ्या डोळ्यात बघ तू कधी दुःखी झालीस की माझ्या डोळ्यात बघ दिसेल तुला तुझ्या सुखांचं जग वा क्या बात है <laughs> असं असंच आपण या कवितेंच्या चारोळ्यांच्या प्रवासात प्रवाहात वाहत राहणार आहोत आणि वेळेचं भान तसंही आम्हाला काही राहणार नाहीये हो, त्यासाठी एक छोटासा अल्पविराम तर आपल्याला घ्यावा लागेल कारण हे अव्यक्त प्रेम हे बावर्य प्रेम हो. आपल्याला नक्की श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचं आणि प्रत्येक श्रोत्यांच्या मनात ही भावना नक्कीच असेल प्रेमाबद्दल तर घेऊया एक छोटीशी विश्रांती या सुंदरशा गाण्याबरोबर तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज परतोय एकशे सात पॉइंट आठ एफ एम आनंदी राहा आनंद लुटा Now I don't want to be I don't think I am in love. Now I know I am in love. And I'm in love with you, Ananya. I love you so much. साथ ही सरली तरी उरतेच प्रेम हात हे सुटले तरी असदेच ना प्रेम हे गाण्यास गाण्यासवे डोळ्यातल्या पाण्यासवे जन्मास ये बंधने रेशमी गाठही गाठ ये येऊन जाते कोणी स्वप्नात झरते जन्मास येते ना पुन्हा हे प्रेम फुलते ना पुन्हा या सुंदरशा प्रेमात भरून गेलेल्या गाण्याबरोबर आम्ही परत आलेलो आहोत आणि थोड्याशा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हा खेळ शब्दांचा आणि फक्त आम्हीच नाही खेळत आहे पण तुम्ही सुद्धा खेळताय हे पाहून खरंच आम्हाला खूप चांगलं वाटतं तुमचे जे मेसेज आम्हाला येत आहेत चारोळ्या येत आहेत त्या पाहून खरंच खूप आनंद होतोय की आपल्या या शोला इतका सुंदर असा प्रतिसाद मिळतोय आणि माहिती आहे का कैलासजी की जसा आपण घेतलं होतं शब्द हो शब्दांचा जो खेळ आहे हो। आपण दोघच नाही खेळत आहे पण इतर श्रोता सुद्धा हा खेळ कवी साहित्यिक हे सुद्धा आपल्याला एस एम एसच्या माध्यमातून आपल्या सोबत जोडतायत आपल्याला खरं सांगायचं तर आपल्याला अतिशय आनंद होतोय की आपण त्यांच्या चारोळ्या आपल्या शब्दातून मांडतोय आणि किती छान ह्या गोष्टी आहेत सगळं हो. आणि पुन्हा एकदा मला असा एक एस एम एस आलेला आहे विरहाबद्दल म्हणजे प्रेम आणि विरह किती अपोजिट आहेत पण किती हो. जवळच्या गोष्टी खूप जवळच्या प्रेम आणि विरह आणि म्हणून एक डॉक्टर कविता विगे पाहायला गेलं तर प्रोफेशनली डॉक्टर आहेत परंतु पॅशन मला असं वाटतं कविता आहे त्यांची हो. कविता चारोळ्या तर त्यांनी एक खूप छान अशी विरहच्या रूपामध्ये एक चारोळी लिहिलेली आहे मी वाचून दाखवते हो, सर हो हो शब्द माझे गुंजतात तव विरह आठवणीत शब्द माझे गुंजतात तव विरह आठवणीत तळमळ ओढ जीवाची अश्रू बनती मोती शिंपित तळमळ ओढ जीवाची अश्रू बनती मोती शिंपित वा वा क्या बात खूपच सुंदर आणि खूप खूप धन्यवाद कविता ताई की तुम्ही इतकी सुंदर चारोळी म्हणजे अलगद आता प्रेमाचं एक छानसं गाणं ऐकलं आणि अलगद तुम्ही आम्हाला विराची एक छानशी चारोळी पाठवली क्या बात आहे खूपच छान आणि मॅडम तुमच्या या चारोळीच्या अनुषंगानं मला चारोळी या ठिकाणी सर्व श्रोत्यांना ऐकवाविषयी वाटते की विरहातली ऐकावाशी वाटवत नाही <laughs> ऐकवणारच ऐकवणारच आहे मी ऐकवणारच आहे आणि आपण जर पाहिलं तर माझं असं म्हणणं आहे की विरह असला की अश्रू येतात त्यामुळं परंतु ज्यावेळी आपण आनंदात असतो त्यावेळी आनंदाच्या अश्रूंचं जेवढं मोल आपण करतो त्यावेळी त्याच अगदी बरोबर जे विरहातले अश्रू असतात त्याचं मोल मात्र कुणाला नसतं कारण हो, विरह हा एकांतात असतो हो, विरह हा नेहमी एकटा असतो तो कुठेतरी कोपऱ्यात जाऊन रडतो आणि विराहाच्या डोळ्यातले जे अश्रू आहेत ते कधीच कुणाला दिसले नाहीत त्या विराहाच्या जे अश्रू आहेत त्याचं काय आहे म्हणजे त्या संदर्भातली ही जी चारोळी आहे ती मी आपल्यासमोर सर्व श्रोत्यांना ऐकण्यासाठी सादर करतोय विराहातल्या अश्रूंचे कायम जपावे हळवे होऊन मोल विराहातल्या अश्रूंचे कायम जपावे हळवे होऊन मोल सुगंधाने नाहून गेलेली नाती खूप असतात कायम अनमोल सुगंधाने नाहून गेलेली नाती खूप असतात कायम अनमोल वा क्या बात है आणि तसं काय पाहायला गेलं तर या विराहाच्या मधलेही किती प्रेम सामावलेलं आहे आताच आपल्याला व्यक्त करून दाखवलं एक प्रूफ मिळाला की खरंच <laughs> कवी कैलास त्यांनी आपल्याला हा प्रूफ दिलेला आहे की त्या विराहामध्ये त्या दुःखाच्या अश्रूमध्ये किती प्रेम आहे आणि नक्कीच मला असं वाटतं की तुमचे भाव अजूनही उमडतायत हो <laughs> नाही आपल्याला मेसेजेस इतके सुंदर सुंदर आलेले आहेत की त्यामुळे हे जे चारोळे आलेले आहेत आपल्याला श्रोत्यांकडून या आपल्या कवी कवयित्रींकडून आणि त्यांच्या या चारोळ्या ऐकून मलाही म्हणजे माझे मनातले भाव ज्या माझे चारोळे आहेत त्या व्यक्त कराव्या असं वाटत आहे कसं असतं ना एखादं कोणी आपल्याला जुगलबंदीला असतं ना निश्चितच निश्चित आपल्याला आणखीन आतमध्ये एक उमंग येतो की अच्छा माझ्याकडे एक गोष्ट आहे हो. मीही तुम्हाला दाखवतो असं माझ्याकडे पण आहे आम्ही तुम्हाला दाखवतो या जुगलबंदीमध्येच प्रत्येक शब्दाचं एक वर्णन समजतं हो वर्णन समजतं जुगलबंदीमध्ये एकमेकांची प्रतिभा फुलत जाते हो आणि शब्द संग्रह वाढत जातो वाढत जातो कारण प्रत्येकाच्या मनातले शब्द हे वेगळे असतात हो मला वाटतं एक मेसेज येतोय आपल्याला हो, हो, कवी कुमार नितेश बाबाजी सरवणकर चेंबूर मुंबई यांनी एक चारोळी पाठवले अतिशय हृदय हृदयस्पर्शी भावस्पर्शी अशी चारोळी त्यांनी पाठवले ती चारोळी आपल्या समोर सर्व श्रोत्यांना ऐकवतोय मी कवी कुमार नितेश बाबाजी सरवणकर चेंबूर मुंबई तू नसताना असं त्यांच्या चारोळीचं शीर्षक आहे तू नसतीस तर माय माझा जन्म झाला नसता तू नसतीस तर माय माझा जन्म झाला नसता आयुष्याची गोड सुरुवात ही झाली नसती हसता हसता हसता हसता या बात हे या चारोळीतून मला असं वाटतं आई आणि मुलगा मुलाचा हो ते जे दोघांचं नातं जे आहे ना अगदी जगाच्या पाठीवरचं वेगळं असं नातं आहे हो, हो. म्हणजे किती नाते आहे दुनियामध्ये हो. परंतु हे जे नातं आहे ना हे कुठंतरी हॅट्स हॅटसॉप आणि त्यांनी जी ही चारोळी म्हणजे लिहिलेली आहे ती स्वतःच्या आईला त्यांनी ती डेडिकेट करून समोर ठेवून लिहिलेली आहे आणि कृतज्ञता व्यक्त केलेली आहे त्यांनी आपल्या आईबद्दल तर आपण सर आमच्या या शोमध्ये मेसेज केला त्याबद्दल पुणेरी आवाज रेडिओ एफ एम एकशे सात पॉईंट आठ या एफ एम तर्फे खूप खूप आपले आभार आपण कायम असंच प्रेम आमच्या या कार्यक्रमाला असावं आणि अशीच आम्ही प्रत्येक वेळी तुम्हाला एक शब्द दिला जाणार आहे आणि या शब्दांद्वारे तुम्हालाही खेळायचे जसे आम्ही खेळत आहोत तसं तुम्हालाही या शब्दांबरोबर खेळायचे आणि तुमची चारवळी आणि तुमचा कविता असो एखादी कथा असो कोणताही भाव तुमच्या मनात असो तर तुम्ही आम्हाला एस एम एस करू शकता जसे आता आपल्याला एवढे सगळे एस एम एस आले आपण वाचून हो, हो, दाखवले या नंबरवर आणि आमचा कॉलिंग नंबर आहे सेवन टू वन नाईन वन नाईन ट्रिपल झिरो फाईव्ह मी नंबर पुन्हा एकदा सांगते बहात्तर एकोणीस एकोणीस शून्य शून्य शून्य पाच या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉलही करू शकता आणि मेसेज पाठवू शकता मेसेजही करू शकता तर तेजूजी आई हा विषय आहे जसं की आपण म्हणलं की आईला आईची माया आईचं प्रेम याला जगात कुठली उपमा नाही कुठली तोड सुद्धा नाही आई बद्दल जर बोलायचं झालं तर मी तर असं म्हणेन की आई तू होतीस म्हणून मी आई तू होतीस म्हणून मी हे सुंदर असे जग पाहिलं आई तू होतीस म्हणून मी हे सुंदर असे जग पाहिलं सर्वस्व तुला अर्पण करून सर्वस्व तुला अर्पण करून तुझ्या चरणावर मी स्वतःला वाहिलं तुझ्या चरणावर मी स्वतःला वाहिलं एका प्रत्येक माणसाची ही आईबद्दलची भावना आणि म्हणून कुठेतरी म्हणलेलं गेलेलं आहे स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी म्हणजे आईचं महत्व हो. प्रत्येक नात्यामध्ये किती जपलेलं आहे आणि या नात्यातलं जे प्रेम आहे खरंच एक नेहमीचा वसंत ऋतू म्हणला तरी हो. चालेल आणि आई मग ती माणस म्हणजे जे माणूस आहे म्हणजे आई आणि मुलगा नातं असो किंवा प्राणी मात्रातलं सुद्धा आई आणि त्यांच्या मुलाचं नातं जे असेल त्यांच्या त्यांचं ते सुद्धा अतिशय खूप म्हणजे प्रेमळ असतं आई आपल्या चोचीतला घास काढून आपल्या मुलांना देईल म्हणजे हे जे भाव आहेत हे अतिशय अप्रतिम असे भाव आणि एक खूप सुंदर गाणं मला ऐकावं असं वाटते सगळ्या श्रोतांना हे गाणं खूप छान आवडेलही कारण माय जसा हा विषय हो, आता हो. झाला हंबरून वासर आले हो, चाटती जवा गाय तवा मले तिच्या मध्ये दिसती माझी माय तर नक्कीच हे श्रोत्यांना मला असं वाटतं हे गाणं नक्कीच आवडेल हे गाणं ज्यावेळी रिलीज झालंय तेव्हापासून ते आजही तेवढंच लोकप्रिय आहे हो कारण त्या गाण्यामध्ये प्रत्येक भावामध्ये एक हो. मायचं रूप दाखवलं गेलेलं आहे आणि ते रूप कसं आहे ते या गाण्यामध्ये सर्वांना ऐकायला मिळेलच आणि हे तेव्हा मिळेल हे आपल्याला तेव्हा मिळेल जेव्हा आपण त्यांना एक ब्रेक देऊया हो. एका छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्हाला नक्की हे गाणं ऐकायला मिळणार आहे आणि जसं हा हे गाणं आम्ही एन्जॉय करणार आहोत तसं तुम्ही एन्जॉय करा आणि लवकरच येतोय आम्ही तोपर्यंत आपण ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ एफ एम आनंदी राहा आनंद लुटा बरून वासराले ताट जेव्हा बागाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माया दिसती माझी माया हंबर न वासराले आया बाया सांगत होत्या होतो जबाताना दुष्काळात मायच्या माझे पाटला होता पाना पिठा मंदी पिठा मंदी मंदी पाणी टाकून मले पाजत जाय तवा मले पिठा मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय हंबरून पासहराले कान्या काट्यात बेचायला माय जाईरा वाहन तिच्या फिरे अनवानी काट्या कुट्यात काट्यात काट्या कुट्यात लाही तिचा मानत नसे पाय तव्हा मले काट्या मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय हंबरून वासराले माझा रोज लावी मायच्या तुम्ह बास झालं शिक्षण आता घेऊ दे हाती काम शिकून शान शिकून शान शिकून शान कुठ मोठा मास्तर होणार हाय तवा मले मास्तर मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय न वासहराले माझा बाप थर थर कापे अन लागे तिले थाप कसायाच्या कसायाच्या दाव निला बांधली जशी गाय तवा मले गाई मंदी दिसती माझी माया दिसती माझी माय वासर आले बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आलं पाणी सांग म्हणे राजा तुझी कपा दिसल राणी भरल्या डोळ्या भरल्या डोळ्यान भरल्या डोळ्यान कवा पाहिन दुधावरची साय तवा मले साई मंदिर दिसती माझी माया दिसती माझी माय वासर आले म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी तुझ्या चरणी तुझ्या चरणी तुझ्या चरणी ठेवून माया धरावे तुझ पाया तवा मले पाया मंदी दिसती माझी माया दिसती माझी माया हंबरून वासरले चाटते बागाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माया दिसती माझी माया दिसती माझी माया दिसती माझी एका छोट्याशा विश्रांतीनंतर आणि सुंदरशा गाण्यानंतर आईचं नातं समजल्यानंतर आम्ही पुन्हा आलेलो आहे तुमच्याशी गप्पा मारायला हा खेळ शब्दांचा हो. या कार्यक्रमामध्ये नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आहेत आर जे कैलास आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारतोय गप्पा नाही मारते त्यांच्या प्रत्येक चारोळ्या आपण ऐकतोय कारण जसं मी पाहते जसे जसे मेसेज आपल्याला येतात आहेत जसे जसे आपल्याला एस एम एस येतात आहेत त्यांच्या त्यांना उत्तर द्यायला त्यांच्याकडे नेहमी एक चारोळी <laughs> तयार असते आणि तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे आपला वेळ संपत येतोय आणि हो. कारण हा शब्दांचा प्रवास हा कधीच न संपणार आहे हो, हा शब्दांचा जो प्रवास आहे हा अखंड असा चालत राहणार आहे परंतु आपल्याला वेळेचं बंधन आहे आणि वेळे करायचं बंधन जरी असलं तरी आपल्याला हा जाता जाता हा जो शेवटचा एक मेसेज आहे हो. तो मेसेज आपण श्रोत्यांना ऐकूयात हा मेसेज पाठवला आहे आपल्याला चारोळी पाठवली आहे मेसेजच्या माध्यमातून सौ पार्वती राजेंद्र नागमोती राहणार सांगली तर हो. मॅडम आपण आमच्या शो मध्ये सहभागी झाला चारोळीच्या माध्यमातून आपले खूप खूप आभार नक्कीच आणि मलाही ऐकायला आवडेल त्यांची नेमकी चारोळी काय आहे हो तर त्यांची चारोळी आहे सादर करतोय सौ पार्वती राजेंद्र नागमोती मॅडम राहणार सांगली मृगजळा परिभाषे मृदू तरंग आयुष्यात मृगजळा परिभाषे मृदू तरंग आयुष्याचे खोल तळ ही कुठे लागेना अंतरंग सुखाचे जळा परिभाषे मृदू तरंग आयुष्याचे खोल तळ ही कुठे लागेना अंतरंग सुखाचे शेवटच्या त्यांच्या दोन मधल्या मधल्या बाह्यरूपी फसवे हे बाह्यरूपी फसवे हे सुंदर रूपडे जीवनाचे जड होते पारडे मात्र एका दुःखी क्षणाचे मात्र एका दुःखी क्षणाचे क्या बात है आणि जीवनामध्ये जोपर्यंत सुख आणि दुःख हो. दोन्ही गोष्टी नसेल आपल्याला माहिती की जेव्हा हृदय चालतं कशा समजतं हो असं असं होत राहतं वर हो, खाली हो, वर खाली सरळ रेष गेली तर म्हणतात माणूस संपला याचा अर्थ काय जीवनामध्ये उतार आणि चढाव पाहिजेच पाहिजे म्हणजे सुखही पाहिजे तर दुःखही पाहिजे हो नुसतं सुख असेल तर जीवन कशाला म्हणलं जीवन नाही आणि नुसतंच दुःख दुःख असेल तर ते सहन करणं ही शक्य नाही तर आपण कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आहोत आणि जाता जाता एक कविता सादर करतोय ती निश्चितच आपल्याला आवडेल अशी आशा व्यक्त करतो आणि या कवितेनंतर तेजूजी आपल्याशी संवाद साधतील आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत तर हो. कविता सादर करतोय मनाने मनाशी जोडलेले घट्ट असे नाते असावे मनाने मनाशी जोडलेले घट्ट असे नाते असावे मनाने मनाशी जोडलेले घट्ट असे नाते असावे अबोल भाव न सांगता कळावेत शब्दांचे बंधन त्याला नसावे वा अबोल भाव न सांगता कळावेत शब्दांचे बंधन त्याला नसावे सुखांची बरसात व्हावी सहवासात प्रेमाचे स्पंदन दिसावे सुखांची बरसात व्हावी शब्दात प्रेमाचे स्पंदन दिसावे सहवासात प्रेमाचे स्पंदन दिसावे रुसवा असावा क्षणिक पण नात्याने कायम चंदन व्हावे रुसवा असावा क्षणिक पण नात्याने मात्र कायम चंदन व्हावे गैरसमजाला नसावा थारा गैरसमजाला नसावा जिथे अजिबात थारा दुखऱ्या मनावर व्हावा शिशिरातील थंड वारा दुखऱ्या मना मनावर व्हावा शिशिरातील थंड वारा शेवटच्या चार ओळी सादर करतोय नात्यांचा प्रवास नात्यांचा प्रवास सुखद आणि अगदी सहज असावा नात्यांचा प्रवास सुखद आणि अगदी सहज असावा ओघळणाऱ्या निरागस शब्दांना ओघळणाऱ्या निरागस शब्दांना आपुलकीचा मिळावा विसावा आपुलकीचा मिळावा विसावा का नाही मिळणार जेव्हा तुमच्यासारखे कवी <laughs> असतील तर नक्कीच या शब्दांना विसावा हा मिळेलच आणि हा विसावा आपल्याला आजच्या कार्यक्रमाला द्यावा लागणार आहे शेवटच्या क्षणी आपण आहोत आणि शेवटच्या क्षणीही तुम्ही इतकी सुंदर अशी कविता आपल्या सर्व हो. श्रोत्यांना ऐकवली त्यांच्याबरोबर माझेही कान तृप्त झाले आणि आपण सर्वजण सर्वजण कवी कवयित्री यामध्ये सहभागी झाला त्याबद्दल त्यांचेही मनापासून रेडिओ पुणेरी आवाजच्या संपूर्ण टीमकडून त्यांनाही खूप खूप आभार आणि असेच शब्द घेऊन असेच चारोळ्या कविता घेऊन आम्ही पुन्हा पुढच्या रविवारी नक्कीच भेटायला येणार आहोत दुपारी दोन ते तीन ऐकायला विसरू नका आणि कॉल आणि एस एम एस मात्र करायला विसरू नका तुमच्याही मनातले भाव कळू द्या हो आम्ही वाट पाहतोय आणि आमची आता जायची वेळ झाली आहे तसं जायचं मन होत नाही परंतु जावं तर लागणारच आहे आता गेलो तर आपण पुढच्या प्रवासाला निश्चित पोहोचू त्यामुळे आम्ही आता तुमची रजा घेतो पण तुम्ही मात्र कुठे जायचं नाही हा तुम्हाला ऐकायचं रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ आनंदी राहा आनंद लुटा que te बहुत हसीन है कभी हंसाती है तो कभी रुलाती है लेकिन जो जिंदगी की भीड़ में खुश रहता है जिंदगी उसी के आगे सिर झुकाती है नमस्कार मैं हूँ अमोल आप सभी रेडियो पुनेरी आवाज़ सुनने वालों को मेरी ओर से बहुत बहुत शुभकामनाएं आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज़ वन नॉट सेवन पॉइंट एट एफ एम खुश रहो खुशियाँ बांटो